झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग पहिला आध्यात्मिक शेतीचे तत्वज्ञान साथी विषय आहे झिरो म्हणजे एक आध्यात्मिक शेती सेंद्रिय नाही आहे लक्षात ठेवा नैसर्गिक शेती सुद्धा नाही वैदिक शेती सुद्धा नाही आणि योगिक शेती सुद्धा नाही विषय अगदी वेगळा आहे झिरो बजेट म्हणजे आध्यात्मिक शेती जे नास्तिक आहेत ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी झिरो बजेट म्हणजे नैसर्गिक शब्द वापरावा समाजवादी मंडळींनी तो वापरावा जरूर वापरावा तुमच्याजवळ बसलेला एक समाजवादी मान त्यांनी वापरावा पण ज्यांचा ईश्वराच्या अस्तित्वामध्ये विश्वास आहे श्रद्धा आहे त्यांनी मात्र आवर्जून झिरो बजेट आध्यात्मिक स्थिती हा शब्द वापरला मग अध्यात्म काय आहे प्रश्न आपल्या समोर येतो जर विषय प्रतिपादनाचा झिरो बजेट आध्यात्मिक स्थिती म्हणजे शून्य खर्चाची आध्यात्मिक स्थिती आहे मग हा अध्यात्म काय आहे या विषयाचा अध्यात्माशी काय संबंध आहे तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आहेत कारण एक अशी एक कल्पना संकल्पना प्रत्येकाच्या मनात आहे असा एक आकार आहे आयाम आहे प्रत्येकाच्या मनामध्ये की दैनंदिन पूजा पाठ करणे कर्मकांड करणे देवळाजागी नमस्कार करणे किंवा ब्राह्मणाला दक्षिणा देणे म्हणजेच अध्यात्म आहे हे चूक आहे हे चूक आहे पूजा पाठ म्हणजे अध्यात्म नव्हे होम अग्निहोत्र म्हणजे अध्यात्म नव्हे अध्यात्म अगदी वेगळं आहे मग आध्यात्माची व्याख्या काय आहे अनेक संतांनी अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत काही आपण प्रवचनकार कीर्तनकार आध्यात्म्याची व्याख्या करतात काही नाही तन मन धनाने आम्हाला समर्पण व्हा म्हणजे तुम्ही आध्यात्मिक तनाने धनानी मनाने आणि त्याचे परिणाम आपण बघतो काही जेलमध्ये आहेत इतकी एक स्वतः व्याख्या नाही आहे अध्यात्म म्हणजे मानवाला ईश्वराशी जोडणे सोपी परिभाषा आपण व्यक्त करूया या ठिकाणी अध्यात्म म्हणजे मानवाला ईश्वराशी जोडणे मग आता प्रश्न निर्माण होतो का ईश्वर आहे का जर आपल्याला स्वतःला ईश्वराशी जोडायचं आहे ईश्वर सत्तेशी जोडायचं आहे तर मग ईश्वर आहे का मुळात प्रश्न आणि हा प्रश्न आता नाही हजारो वर्षापासूनचा प्रश्न आहे उत्तर मिळालं नाही वाद प्रचंड चालू आहे नास्तिक आस्तिक पुरोगामी प्रतिगामी प्रचंड वाद आहेत मित्रांनो ईश्वराचे दोन रूप आहेत एक आहे निर्गुण निराकार दुसरा सगुण साकार निर्गुण निराकार ईश्वर आपण मूर्तीमध्ये बघतो किंवा एखाद्या पुतळ्यात बघतो किंवा फोटोत बघतो मग ते मंदिर असो मस्जिद असो चर्च असो मठ असो आणि त्या मूर्तीमध्ये आपण ईश्वराचं अस्तित्व शोधतो शोध चालू आहे थांबलेला नाही अभ्यास चालू आहे मुळात ईश्वर भेटला का माझं मत असं आहे ईश्वर कोणीही बघितलेला नाही मी सुद्धा बघितलेला नाही आणि जो कोणी दावा करतो की मी ईश्वर बघितलेला आहे म्हणावं हा एक तर साक्षात खोटं आहे आणि स्वतःला बसवत आहे कारण ईश्वर पाहण्याची वस्तू नाही ईश्वर दाखवण्याची वस्तू नाही ईश्वराला असा आकार नाही कारण तो निघून निराकार आहे याचा अर्थ असा नाही की ईश्वराचा अस्तित्व नाकार ईश्वर दाखवता येत नाही सांगता येत नाही का हा ईश्वर आहे पण त्याचं अस्तित्व हर क्षण आपल्याला जाणवते अनुभूत होते अनुभूतीच्या माध्यमातून जसं मी एक उदाहरण देतो हवा आहे हवा आपल्याला दाखवता येईल का ही हवा आहे दाखवता येईल का नाही ही एक किलो हवा घ्या म्हणता येते का नाही पण अस्तित्व नाकारता येते का नाही आपल्याला हर क्षण हवा जाणवते शरीराला जाणवते अनुभूत होते तसं ईश्वराचं अस्तित्व आहे जे निर्गुण निराकार आहे आपल्याला दाखवता येत नाही हे सांगता येत नाही का साक्षात ईश्वर आहे पण अस्तित्व आहे अमान्य करता येत नाही अमान्य करता येत नाही साथियों साधना तंत्र मंत्र हे कर्मकांड जरी ईश्वराच्या अस्तित्वाच्या शोधासाठी वापरले जात असतील तरीही ईश्वर मिळालेला नाही मग दुसरं कोणतं रूप आहे ते आहे सगुण साकारतो आणि ईश्वराचं सगुण साकार रूप म्हणजे निसर्ग ईश्वरानं आधी निसर्गाची निर्मिती केली आणि त्या निसर्गाचा सदुपयोग करण्यासाठी भोग घेण्यासाठी नाही भोग घेण्यासाठी नाही त्या निसर्गाचा सदुपयोग करण्यासाठी आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी मानवाला पाठवलं ಆದಿ ನಿಸರ್ಗಾಲ ನಂತರ ಮಾನವರು म्हणजे निसर्गाची निर्मिती ईश्वरानं केली मानवानं नाही म्हणजे निसर्ग हा ईश्वराची व्यवस्था आहे निसर्ग ईश्वराचं संविधान आहे घटना आहे जे जे निसर्गात अस्तित्वात आहे ते निसर्गाचे कायदे आहेत म्हणजे त्याचा अर्थ जर तुम्हाला ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच साधन आहे ते सगुण साकारूप म्हणजे निसर्ग निसर्ग कळला की ईश्वर कळला आणि संतांनी तेच काम केलं संतांनी तेच काम केलं संत तुकारामांनी तेच काम केलं बसवेश्वरांनी तेच काम केलं मीराबाईंनी तेच काम केलं आणि अन्य संतांनी तेच काम केलं म्हणून अध्यात्म म्हणजे निसर्गाशी जोडणं ईश्वराशी जोडणं स्वतःला निसर्ग म्हणजे ईश्वर त्याची व्यवस्था म्हणजे ईश्वराचं संविधान त्याची घटना आणि जे जे निसर्गात अस्तित्वात आहे ते निसर्गाचे आदेश इथपर्यंत आपण आलेलं पाहिजे आणि धार्मिक ग्रंथामध्ये काय मी वेद वाचले पुराण वाचले उपनिषद वाचलेत बायबल वाचलं कुराण वाचलं अविष्ठा वाचलं महायान हिनयान पंथाचे सगळे धर्मग्रंथ वाचले बौद्ध पंथांचे जैनांचे वाचले आणि एक कस एक ईश्वराचे दोन वाक्य सगळ्याच ग्रंथांनी सांगितले believe me and follow me कोणते दोन वाक्य आहेत ते बिलीव मी मला शरण आहे श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतो मला शरण आहे आणि फॉलो मी मी म्हणेल ते कर याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की जर निसर्ग हा ईश्वराचं संविधान आहे आणि जे जे निसर्गात आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा असा आहे की मग आपण काय केलं पाहिजे ईश्वराला शरणागत होणे म्हणजे काय आणि तो जे सांगेल ते तंतोतंत करणे म्हणजे काय हे दोन प्रश्न आता उपस्थित होत चार दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्हाला कळेल की ईश्वराने मानवाला कोणतीही भूमिका दिलेली नाही The God has not given any role to the human being in this system. झाडाचं शेण पक्व झाली फळ पक्व झाली की बीज गळणं हा त्याचा धर्म आहे मानवाच्या आदेशानं ते बी गळत नाही ईश्वराच्या आदेशानं गळत बी जमिनीत पडलं की त्या बियाला कीटकांनी खाऊ नये जनावरांनी खाऊ नये बाह्य शत्रूंनी खाऊ नये त्याला संरक्षण मिळावं आणि म्हणून मग पानगळ आणि पानगळीनं ते बी झाकून टाकण्याची प्रक्रिया नैसर्गिक आहे नैसर्गिक प्रक्रिया आहे नैसर्गिक प्रक्रिया आणि पाऊस आला की अंकुरण होणं त्याचा धर्म आहे देहाचा बी अंकुरित व्हायलाच पाहिजे कारण तो त्याचा धर्म आहे तो तुमच्या आदेशाने अंकुरित अंकुरत होत त्याच्या आदेशानं आणि बी रुजलं की रोप वाढणं त्याचा धर्म आहे तुमचा आदेश त्याची आवश्यकता नाही आपोआपच वाढतं जंगलात तुम्ही कुठं आहे आणि बी रोप वाढलं त्याचा वृक्ष झाला की अगणित फुलं येणं त्याचा धर्म आहे अगणित काय जर एखाद्याला शंभर हजार फळ पकडायचे मग एक लाख फुलं का पाडू ईश्वर त्याला कारण आहे त्याला कारण अशी वेळ येऊ नये की फळ पकडण्याला फुल कमी पडतात अशी वेळ येऊ नये व्यवस्था आहे म्हणजे एक सायकल आहे जंगलामध्ये मानवाचं अस्तित्व नाही पण हे सायकल अव्याप चालू आहे मानवाच्या आदेशाशिवाय आणि असं जर असेल तर मी कृषी पंडित आहे मी कृषी भूषण आहे मी एकशे साठ क्विंटल धान पिकवतो असं म्हणणारा हा नक्कीच आध्यात्मिक नाही स्वतःलाही फसवतो आणि सरकारलाही फसवतो मित्रांनो जर शून्य खर्चाची आध्यात्मिक स्थिती हा शब्द मी आवर्जून दिलेला आहे याचा अर्थ कारण याचं अधिष्ठान सर ईश्वराशी निगडीत आहे मग हे नास्तिक मानो का ना मानो आम्हाला त्याचं काही देणं नाही कारण नास्तिकालाच कळलं नाही नास्तिकता काय दुसरी गोष्ट आता झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा आध्यात्मिक शेती ही ज्ञान आहे का कसं लावायला पाहिजे जगात जेवढे काही तंत्रज्ञान आहेत कृषीचे अथवा समाजाच्या अन्न घटकाशी निगडीत पहिली कसोटी आहे ते तंत्रज्ञान ज्ञान आहे का दुसरी कसोटी आहे ते विज्ञान आहे का तिसरी कसोटी आहे ते म्हणजे सत्य आहे का आणि चौथी अत्यंत महत्वपूर्ण कसोटी आहे ते म्हणजे अहिंसात्मक आहे का whether it is a knowledge, whether it is a science, whether it is a truth, or whether it is a non-violence. These are the four formal we have to investigate. जर हे चार निकष आहेत मग या चार निकषामध्ये आतापर्यंत आलेले प्रकार बसतात का किती प्रकार आहे शेतीचे तुम्ही जर अभ्यास केला तर वेगवेगळे प्रकार शेतकऱ्यासमोर मांडण्यात आलेले आहेत पहिला प्रकार आहे पारंपरिक भारतीय शेती जी साडे दहा हजार वर्षापासून भारतामध्ये चालू आहे केवळ भारतातच नाही ती आफ्रिकेमध्ये आहे दक्षिण एशियामध्ये आहे आणि लॅटिन अमेरिकामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेली आहे मग ती शेती ज्ञान आहे का विज्ञान आहे का तपासून बघायला पाहिजे तिचा पर्याय म्हणून जी रासायनिक शेती आली हरित क्रांतीच्या माध्यमातून ती रासायनिक शेती ज्ञान आहे का विज्ञान आहे का धर्म आहे का सत्य आहे का अहिंसा आहे का तपासून घ्यायला पाहिजे आणि मग रासायनिक शेतीचा पर्याय म्हणून जी शेती आली सेंद्रिय शेती ती तपासून घ्यायला पाहिजे या निकषात बसते का आणि सेंद्रिय शेतीनंतर आणखी एक पर्याय आला तो म्हणजे वैदिक शेती पंचगव्या दशकव्या अग्निहोत्रा मग तूप अंगारा ह्या सगळ्या जे प्रकार आहेत वैदिक शेतीचे ते या निकषात बसतात का आणि त्यानंतर ते योगिक शेती आली योग साधनेनं झाडे वाढतात म्हणणारे या भारतात आहेत अजून सिद्ध केलेलं नाही तर ते या निकषात बसतात का आणि शेवटी आमची झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा आध्यात्मिक शेती या चार निकषामध्ये बसते का हे आपण तपासायला पाहिजे आणि चार निकषामध्ये बसत असेल तर ते ग्राह्य आहे नाहीतर अग्राह्य आहे जे आम निकषामध्ये बसत असेल तर ते स्वीकार्य आहे नाहीतर अस्वीकार्य आहे हे आपण ठरवलं पाहिजे मग प्रश्न आला ज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय सत्य म्हणजे काय धर्म म्हणजे काय अहिंसा म्हणजे काय अनेक प्रश्न आपल्या समोर येतात मित्रांनो ज्ञान म्हणजे इंद्रिय गोचर माहिती ज्ञान म्हणजे आपल्या मानवाच्या पाच इंद्रियांच्या माध्यमातून मिळालेली माहिती म्हणजे ज्ञान कोणकोणते पाच इंद्रिय आहे पंचेंद्रिय एक आहे आपले डोळे दुसरं नाक आहे तिसरं कान आहे चौथं त्वचा आहे आणि पाचवी काय जीव आहे वाचा मी एका घनदार जंगलात गेलो तिथं माझ्या डोळ्यांनी बघितलं की एक विशाल काय मोठा वृक्ष पसरलेला आहे आणि अगणित फळ लागलेला आहे फळाचा रंग हिरवा आहे माझं एक इंद्रिय माझे डोळे त्यांनी मला सांगितलं की घनदार जंगलामध्ये मोठा वृक्ष आहे अगणित फळ लागलेलं आहे आणि फळाचा रंग हिरवा आहे कुतुलानं मी एक फळ तोडलं आणि कानासमोर हलवलं मला बघायचं होतं आतून आवाज येतो काय माझ्या कानाने सांगितलं आतून आवाज येत नाही आतून घट्ट आहे हे कोण इंद्रिय म्हणजे हे कोणतं कान माझं इंद्रिय माणूस म्हणजे मी नाकासमोर धरलं आणि त्याला श्वास घेतला सुगंध घेतला गंध घेतला नाकाने सांगितलं अरे हा गंध चांगला नाहीये थोडा आंबट गंध आहे आणि मी माझ्या बोटांनी मी ते फळ दाबून बघितलं घट्ट होतं माझ्या बोटाने सांगितलं खूप तणक आहे मृदू आहे हे त्वचेने समाला सांगितलं आणि जेव्हा खाऊन बघितलं माझ्या जीवेन सांगितलं अरे खूप आमट आहे टाकून दे टाकून दे टाकून दे टाकून म्हणजे माझ्या पंचेंद्रियांनी आता आपण आणखी विस्तार करूया माझ्या पंचेंद्रियांनी घटना किंवा घटनाक्रमाची किंवा एखाद्या वस्तूची जी माहिती मला दिली ते ज्ञान इंद्रिय गोचर माहिती म्हणजे ज्ञान पंधरा दिवसानंतर मी पुन्हा त्या जंगलात गेलो आणि चमत्कार दिसला मला बदल दिसला पंधरा दिवसाआधी ज्या फळाचा रंग हिरवा होता तो पिवळा पडला माझ्या डोळ्यांनी सांगितलं की बघ आता रंग बदललेला आहे पहिले हिरवा होता आता पिवळा पडलेला आहे माझ्या डोळ्यांनी मला सांगितलं कुत्र्याला मी एक ते पिवळं फळ तोडलं आणि कानासमोर हलवलं मला कानाने सांगितलं आतून आवाज येतो आहे बहुतेक तो आपला जो पल्प आहे गुदा आहे गर आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि आवाज येतो आहे नाकाजवळ मी गंध घेतला सुंदर गंध आणि नाकान सांगितलं गंध हा फार मधुर आहे आणि माझ्या बोटाने जेव्हा दाबलं तेव्हा ते नरम होतं लगेच दाबलं माझ्या बोटाने सांगितलं तोचीन सांगितलं की हे नरम झालेलं आहे आता टणक नाहीये आणि जेव्हा खाऊन बघितलं माझ्या जिवे सांगितलं हा हा काय सुंदर स्वाद आहे मिठास आहे गोड आहे माधुरी आहे म्हणजे त्या फळाची जे सगळी माहिती आहे ती माझ्या पंचेंद्रियां दिली ते ज्ञान आता आपण एका वाक्यात म्हणूया एखाद्या वस्तूची किंवा घटनाक्रमाची बाह्य जानकारी बाहेरची माहिती म्हणजे ज्ञान त्या पंधरा दिवसाच्या दरम्यान काय काय घटना घडल्या पंधरा दिवसाआधी ज्या फळाचा रंग हिरवा होता तो पंधरा दिवसानंतर पिवळा कसा पडला मला माहीत नाही कारण ही आतली माहिती माझे पंचेंद्र मला देऊ शकत नाही पंधरा दिवसाआधी जे फळ आंबट होतं ते एकदम मधुर कसं झालं गोड कसं झालं हे मला माहीत नाही कारण ही आतली माहिती मला माझे पंचेंद्र देऊ शकत नाही म्हणजे या पंधरा दिवसाच्या दरम्यान त्या फळामध्ये काय काय घटनाक्रम घडले कोणत्या जैविक घटनाक्रम घडले बायोलॉजिकल रिॲक्शन्स कोणते जैव रासायनिक क्रिया बदल घडले कोणते रासायनिक क्रिया घडल्या कोणकोणते जीवाणू कारणीभूत आहे कोणकोणते विकर कारणीभूत आहे एन्झाईम्स मला माहीत नाही कारण हे ही माहिती माझे पंचेंद्र मला देऊ शकत नाही ही आतली माहिती देणारं विज्ञान आतली माहिती देणारं विज्ञान म्हणजे जे मानवाचे पंचेंद्रिय माहिती देऊ शकत नाही ते गुप्त आपलं दडलेलं जी माहिती सांगणारं कोणतं विज्ञान इथं प्याचं पाणी आणून ठेवा विज्ञानानं काय सांग विज्ञान काय केलं वैज्ञानिकांनी ते हिरवं फळ तोडलं आणि पिवळं फळ तोडलं त्याचा विच्छेद केला एक एक पेशी बाहेर काढल्या आणि त्या पेशी सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली बघितल्यात आणि त्यांना दिसून आलं की ह्या ह्या जैविक रासायनिक जैव जैविक क्रिया कारणीभूत आहे ह्या जैवरासायनिक क्रिया कारणीभूत आहे ह्या रासायनिक क्रिया कारणीभूत आहे हे जीवाणू या क्रियेसाठी कारणीभूत आहे हे विकर या साठी कारणीभूत आहे म्हणजे आतलं जे दडलेलं आहे ती माहिती सांगणारं विज्ञान म्हणजे आता एक सोपी परिभाषा करूया आपण बाहेरची माहिती म्हणजे ज्ञान आणि आतली माहिती म्हणजे विज्ञान जे मानवाच्या पंचेंद्रियाच्या माध्यमातून माहिती मिळते ते ज्ञान आणि पंचेंद्रियातून न मिळणारी माहिती अन्य साधनांनी मिळते ते विज्ञान पण विज्ञानाला मर्यादा आहे विज्ञानाला मर्यादा आहे हे वैज्ञानिक म्हणतात की आम्ही मंगळावर गेलो चंद्रावर गेलो तरी मर्यादा आहे कारण विज्ञान ते शोधून काढतं जे अस्तित्वात आहे विज्ञान ते शोधून काढतं जे ब्रह्मांडात अस्तित्वात आहे जे अस्तित्वात नाही ते शोधून काढू शकत नाही कोणताही वैज्ञानिक शास्त्रज्ञ काय शोधतो जे आहे ते शोधेल ना जे नाही ते शोधेल का नाही मंगळाचा शोध लागला होता म्हणून लावला नसता वाचता का आणि मग त्याला पीएचडी आणि नोबेल प्राईज त्या न्यूटनना गुरुत्वाकर्षण शोध लावला होता म्हणून लावला नसता लावला असता का म्हणजे या निसर्गामध्ये जे जे अस्तित्वात आहे ते ज्ञान आहे विज्ञान आहे आणि जे अस्तित्वात नाही ते काय आहे ज्ञान नाही विज्ञान नाही मग काय आहे अज्ञान आहे काय आता आपल्याला कसोटी कळली ज्ञान आणि विज्ञान सत्य म्हणजे काय सत्याच्या अनेक व्याख्या तत्वज्ञानाच्या सगळ्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत एक वाक्यता नाही अनेकांनी अनेक परिभाषा केलेल्या आहेत अनेक व्याख्या केलेल्या आहेत आणि गंमत विद्वान त्याला म्हणतात जो समोरच्याला काही सांगतो पण समोरच्याला अजिबात कळत नाही समोरच्याला काही कळत नाही आणि समोरच्याला भ्रम पटावतो की आपण अज्ञानी आहोत म्हणून तो विद्वान आणि तुम्ही जर थोडे अभ्यास केला all the philosophies which are exist in the world तर तुम्हाला दिसेल की इतक्या ख्रिस्त भाषेमध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे की सामान्य लोकांना ते अजिबात कळणार नाही आणि म्हणून त्यांनी विद्वान म्हणला गेले मित्रांनो सत्याची सोप्या सोपी भाषा आपण करूया जे निसर्गात आहे ते सत्य आणि जे निसर्गात नाही ते असत्य मला सांगा जे आहे ते असत्य असू शकते का सांगा जे असं अस्तित्वात नाही ते सत्य होऊ शकते का नाही आणि जे आहे ते असत्य होऊ शकते का नाही म्हणजे सोपी व्याख्या का जे निसर्गामध्ये अस्तित्वात आहे ते सत्य आणि जे अस्तित्वात नाही ते असत्य मग धर्म काय प्रश्न आला धर्माच्या सुद्धा अनेक व्याख्या तत्ववेत्यांनी केलेल्या आहे एक वाक्यता नाही गोंधळ उडतो धर्मराज युधिष्ठिरांनी हस्तिनापुरामध्ये फार मोठा एक ज्ञान यज्ञ आयोजित केलेला होता संगोष्ठी देशातले सगळे ऋषीमुनी बोलावले होते विद्वान बोलावले होते विषय होता सत्य काय आहे वाडी दटूत धर्म काय आहे आणि तिथे तीन दिवस प्रचंड वादविवाद झाले प्रचंड वादविवाद झाले समारोपाला धर्मराज युधिष्ठिर म्हणतात की साऱ्या आर्यावर्तातून मी विद्वान बोलावलेत जे त्याच्यामध्ये अधिकारवाणीनं बोलू शकतात त्यांचा अधिकार आहे असे विद्वान आपापल्या विषयामधले तर्कपंडित पण तीन दिवसाच्या अवघ्या चर्चेनंतर सुद्धा मला हे नाही कळलं की धर्म काय तुम्ही युधिष्ठराचं वाक्य वाचू शकता आणि मग शेवटी म्हणतात ज्या मार्गाने संत गेलेत तो धर्म ज्या मार्गाने संत गेले तो धर्म धर्माची व्याख्या भगवद्गीतेनं थोडे वेगळ्या अंगाने केलेली आहे सत्य हाच धर्म आहे काय सांगितलंय सत्य हाच धर्म आहे याचा अर्थ जे जे अस्तित्वात आहे ते स्वीकारणारा धार्मिक लक्षात ठेवा जे जे निसर्गात अस्तित्वात आहे ते स्वीकारणारा धार्मिक आध्यात्मिक आणि जे नाही आहे जे अस्तित्वात आहे ते नाकारणारा मात्र धार्मिक नव्हे किंवा आध्यात्मिक नव्हे मग तो कोण नास्तिक आता आपण या समेवर आलो आहोत की जे निसर्गामध्ये अस्तित्वात आहे ते ज्ञान विज्ञान सत्य धर्म जे अस्तित्वात नाही ते अज्ञान असत्य अधर्म मग अहिंसा म्हणजे काय मित्रांनो अहिंसा म्हणजे काय आपण थोडी समजून घेऊया तुम्हाला मोठी गंमत वाटेल समजा वाघानी बकरी खाल्ली तर तुम्ही म्हणाल हिंसा है ना वाघानी बकरी खाल्ली तुम्ही काय म्हणाल हिंसा पण मी म्हणतो की हिंसा नाही अहिंसा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल अहिंसा कशी अरे तो खातो आहे मी बघतो आहे आणि तुम्ही म्हणता अहिंसा मूर्ख बनवतात का यासाठी तुम्हाला इथं आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी पाठवलं का पण वाघांना बकरी खाल्ली तर ती अहिंसा आहे पण बकरीनं वाघ खाल्ला मात्र हिंसा आहे आता तुम्ही हे काय करतो गोंधळ चालू आहे अरे आमचे लोक छान केली जागा का पाठवून पाठवून तुम्ही तुमच्या मनात शंका येईल याला कारण आहे त्याला कारण आहे त्याला कारण आहे निसर्गाचा अभ्यासच आपण केला नाही धर्मग्रंथ वाचले अध्यात्म कळला नाही मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला निसर्ग ईश्वराचं संविधान आहे याचा अर्थ निसर्गामध्ये जे जे अस्तित्वात आहे ते निसर्गाचा म्हणजे ईश्वराचा आदेश आहे मग निसर्गामध्ये काय आहे ईश्वरानं सुस्पष्ट कायदे कानून केलेले आहे संविधानामध्ये आणि त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती नाही लोकसभेमध्ये आहे घटनादुरुस्ती ईश्वराच्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती नाही ते अंतिम आहे अंतिम आहेत आणि दुरुस्ती करण्याचे अधिकार ईश्वरानं मानवाला दिलेले नाही पहिला कानून आहे त्याचा ईश्वराचा शाकाहारी मानवाने केवळ शाकाहारच करावा पहिला कानून आहे शाकाहारी प्राण्याने केवळ शाकारच करावा म्हणजे फळं भाजीपाला धान्यच खावं पहिला कानून आणि दुसरा कायदा आहे कोणत्याही स्थितीत शाकाहारी प्राण्याने मांसाहार करू नये दुसरा कायदा आहे लक्षात आलं का पहिला कायदा काय शाकाहारी प्राण्याने केवळ शाकाहारच करावा दुसरा कायदा आहे शाकाहारी प्राण्याने केवळ मांसाहार बिलकुल करू नये तिसरा कायदा आहे निसर्गाचा ईश्वराचा मांसाहारी प्राण्याने केवळ शाकाहारी प्राण्यालाच खावं ईश्वराचा कायदा काय मांसाहारी प्राण्याने केवळ शाकाहारी प्राण्यालाच खावं चौथा कायदा आहे कोणत्याही स्थितीमध्ये एका मांसाहारी प्राण्याने दुसऱ्या मांसाहारी प्राण्याला खाऊ नये निसर्गामध्ये काय आहे मला सांगा हेच आहे निसर्गामध्ये काय हेच साक्षात हे बकरीनी गवत खावं गायनी गवत खावं बैलानी गवत खावं हत्तीनी गवत खावं गेंड्यानी गवत खावं कारण शुद्ध शाकाहारी आहे तसंच मानवानी सुद्धा शाकारच घ्यावा कारण मानव सुद्धा शुद्ध शाकाहारी आहे ईश्वरानं मानवाला शुद्ध शाकाहारी म्हणून या धडातळवर पाठवलेला आहे मानवाचे सगळे अवयव शुद्ध शाकाहारी प्राण्याचे आहे मानवाचे सगळे गुणधर्म शुद्ध शाकाहारी प्राण्याचे आहे आणि खुलं आव्हान आहे मेडिकल सायन्सला खुलं आव्हान करतो चॅलेंज आहे त्यांनी सिद्ध करावं मानव मांसाहारी आहे शुद्ध करावं खुलं चॅलेंज आहे याचा अर्थ की ईश्वरानं मानवाला शुद्ध शाकाहारी म्हणून पाठवलेला आहे वेळ कधी आहे म्हणून जास्त विस्तार करता येणार नाही पण या एका मुद्द्यावर मी तुम्हाला उभं करतो की ईश्वरानं मानवाला शुद्ध शाकाहारी म्हणून पाठवलेला आहे आणि म्हणून पहिला कायदा की शाकाहारी प्राण्याने शाकारच करावा दुसरा कायदा शाकाहारी प्राण्याने कधीही मांसाहार करू मित्रांनो एवढा मोठा हत्ती प्रचंड बाहुबळ एवढं प्रचंड बाहुबळ की एका झटक्यामध्ये तो मोठा वृक्ष उखडून टाकू शकतो इतकं बाहुबळ शुद्ध शाकाहारी आहे त्या हत्तीपुढं तुम्ही मांसची रास लावा मासाचा झीग लावा त्याला गवत खायला देऊ नका तो उपाशी मृत्यू मृत्यूला स्वीकार करेन मरेन पण मासाला तोंड लावणार नीतीशास्त्राचं पालन आहे नीतीशास्त्राचं पालन आहे उपाशी आहे तुमच्या समोर ठेवलेलं आहे एक मासाची रास आहे आणि गवत खायला नाहीये उपाशी काय करेल मरण्यापेक्षा मास खाईल है ना पण हत्ती नियमाचं पालन करते तो मरण पत्करेल पण मासाला स्पर्श करणार नाही मुक प्राणी आहे साक्षात ईश्वराचे आदेश पाळतो नीतीशास्त्राचं पालन करतो आणि ज्या ईश्वरानं मानवाला शुद्ध शाकाहारी म्हणून पाठवलं होतं तो काय काय खातो कोंबड खातो बकर खातो गाय खातो डुक्कर खातो बैल खातो हल्या खातो है ना पाखरं खातो तरी पोट भरत नाही मग सडका खातो कारखाने खातो चारा खातो है ना सगळं खातोच खातो लगाजा खातोच तरी पोट भरत नाही एका मुद्द्यावर शाकाहारी प्राणी दिवसा काम करतात रात्री झोपतात मांसाहारी प्राणी दिवसा झोपतात रात्री मानव कोण आहे शाकाहारी आहे शाकाहारी मांसाहारी प्राण्याला रात्रीचं दिसते कंदील घेऊन जावं लागत नाही बॅटरी घेऊन जावं लागत नाही वाघ कधी घेतो का टॉर्च हातात अन्ना घटक अभाग तस नाही आणि शाकाहारी आणि प्राण्याला काय पाहिजे म्हणजे मग मानव कोण आहे शाक आहे खुलं चॅलेंज आहे सिद्ध करा तयार आहे मी कुठेही सिद्ध करा कोणी असतो शाकाहारी प्राण्याला जर फळ खायचं असेल तर त्याला चाकू पाहिजे तोडायला कोणतंही फळ म्हणा भाजीपाला घ्या काहीतरी कापायला काय पाहिजे चाकू पाहिजे मासाडी कोणाला चाकू पाहिजे का हो? तो वाघ गाईला खातो बकरीला खातो चाकू घेतो का तोडतो सत्तेचाळीस लक्षण आहे सत्तेचाळीस एकही लक्षण मानवात नाही मासाबी पाण्याचं सगळे लक्षणं शाकाहारी पाण्याचं याचा अर्थ ईश्वराचा आदेश आहे की मानवानी शाकाहारी असावं हे ईश्वराची अंतिम इच्छा आहे आदेश आहे कायदा आहे कानून आहे आणि जर कोणी मांसाहार करत असेल तर तो मग शाकाहारी तो आध्यात्मिक म्हणायला पाहिजे का म्हणायला पाहिजे का नाही हे वारकरी काही काही दिवस गळ्यातली माळ बाहेर काढून काय काय करतात काही कळत नाही इथं बसलेले सोडून म्हणजे इसुबाने फसवतात घोंगबाज एक गोष्ट शाकाहारी प्राण्याने शाकाहारच करावा मांसाहारी प्राण्याने फक्त शाकाहारी प्राण्याला खावं म्हणून वाघ बकरीला खातो ईश्वर आदेश आहे आणि म्हणून ती अहिंसा आहे ईश्वराचा आदेश आहे म्हणून अहिंसा आहे संविधानात आहे मानवाने शाकाहार करावा अहिंसा आहे पण मानवाने मांस खावं हे काय आहे हिंसा आहे आणि जो मांस खात असेल शाकाहारी असूनही त्याला माळ घालण्याचा अधिकार मंदिरात जाण्याचा अधिकार भगवद्गीता वाचण्याचा अधिकार नाही अजिबात नाही इथं बसलेले सोडून अधिकार नाही मग कोणी असू तिसरा मांसाहारी प्राण्याने केवळ मा शाकाहारी प्राण्यालाच खावं पा तुम्ही हा वाघ दुसऱ्या वाघाला खातो का हो? वाघ सिंहाला खातो का नाही वाघानं कुठलं खाल्लं कधी झालंय का नाही वाघानं शाकाहारी बकरी खाल्ली पेपरमध्ये न्यूज वाघानं शाकाहारी गाईला खाल्लं पेपरमध्ये न्यूज वाघानं शाकाहारी मानवाला खाल्लं पेपरमध्ये न्यूज पण असं कधी न्यूज आली का एखादी दूरदर्शनमध्ये एका वाघानं दुसऱ्या वाघाला खाल्लं नाही म्हणजे नीतीशास्त्राचा तंत तंत पालन निसर्गात आहे ते ज्ञान विज्ञान सत्य धर्म अहिंसा आणि जे निसर्गात नाही ते मग अज्ञान असत्य अधर्म हिंसा निसर्ग म्हणजे घनदाट जंगल निसर्ग म्हणजे काय घनदाट जंगल आता मग त्या घनदाट जा प्रचंड विस्तारलेल्या घनदाट जा तिथे प्रचंड विस्तारला एक मोठा महाकाय वृक्ष आहे अगणित फळांनी गदबदलेला बिना मानवीय सहायता आणि बिना मानवाच्या अस्तित्वाशिवाय उभा आहे जंगलातल्या कोणत्याही घराचं कोणतंही पान तोडा जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा तुम्हाला नत्राची कमतरता मिळणार नाही फॉस्फेटची कमतरता नाही पोट्याची कमतरता नाही सूक्ष्म द्रव्याची कमतरता नाही म्हणजे कोणतीही कमतरता नाही म्हणजे नायट्रोजन मिळाला फॉस्फेट मिळाला पोटॅश मिळाला सूक्ष्म द्रव्य मिळाले कोणी दिले तुम्ही दिले तुम्ही दिले का मानवाने दिले का जंगलात जातो का आपण युरिया टाकतो का नाही टाकत म्हणजे मग कोणी दिले लक्षात ठेवा म्हणजे त्या झाडाखाली ईश्वराची सत्ता आहे त्या झाडाचं भरण पोषण करण्याची ईश्वराची स्वयंविकासी स्वयंपोषी स्वयंपूर्ण व्यवस्था आहे मानवाच्या अस्तित्वा शिवाय मानवाच्या म्हणजेच झाडाच्या वाढीमध्ये आणि फळ देण्यामध्ये ईश्वरानं मानवाला कोणती भूमिका दिलेली नाही हे सिद्ध झालं हे सिद्ध झालं मग त्या झाडाखाली जाऊन बघा जंगलातल्या त्या प्रचंड विस्तारलेल्या अगणित फळवा बघलेल्या झाडाखाली जाऊन बघा आणि तिथं बघा कोणी ट्रॅक्टरनं नांगरणी केली आहे का नाही तरी मुबलक फळ आहे म्हणजे त्याच्यानं नांगरणी केली नाही तरी मुबलक फळ आहे याचा अर्थ कृषी विद्यापीठाचे सांगतात की खोल नांगरणी करा ते खरं आहे का खोट आहे खोट आहे खोट आहे खोट आहे त्या जंगलातल्या झाडाखाली जा आणि खोदून पाहो युरियाची औषध दिसतात का पांढरे पांढरे युरिया नाही डीएपी नाही सुपर फॉस्फेट नाही मिरेटा पोटॅश नाही पोटॅशियम सल्फेट नाही कोणतेही रासायनिक खात नाही सर्वगणित फळ आहे अगमित फळ आहे कोणत्याही कीटकनाशकांच्या फवारण्या नाही बेदाग फळ आहे बेदाग फळ आहे किडींचा हल्ला नाही आणि बिमाऱ्या नाही रोग नाही बेदाग सिंचन नाही उजनी आमचं पाणी आलं नाही तरी मे महिन्यात हिरबाग गाळ आहे म्हणजे रासायनिक शेतीचं तंत्रज्ञान अस्तित्वात नाही त्याचा अर्थ जर रासायनिक शेती हरित क्रांतीचं तत्वज्ञान तंत्रज्ञान निसर्गामध्ये अस्तित्वात नाही आणि जे अस्तित्वात नाही ते ज्ञान नाही विज्ञान नाही सत्य नाही धर्म नाही म्हणजे याचा अर्थ हे रासायनिक शेती ज्ञान आहे का आहे का नाही विज्ञान आहे का नाही धर्म आहे का नाही सत्य आहे का नाही म्हणजे अज्ञान आहे असत्य धर्म आहे मग असं जर आहे तर आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विज्ञान केंद्र असते असते आहे की नाही आणि तिथं पाठी असते समोर अमुक अमुक कृषी विज्ञान केंद्र आता मला सांगा तर हे कृषी विज्ञान केंद्र हे कृषी विज्ञान विज्ञानच नाही मग त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे का नाही मग आता पाट्या बदलल्या पाहिजे कृषी अज्ञान केंद्र कृषी विद्यापीठाने नाव ठेवायला पाहिजे पाठीवर कृषी अज्ञान युनिव्हर्सिटी आणि असं जर म्हटलं तर काही लोकांचे आक्षेप येतात सत्य बोलायला हिंमत पाहिजे आणि ती तुम्ही दाखवली नाही म्हणून तुमचं शोषण आहे लक्षात ठेवा म्हणून तुमचं शोषण आहे हिंमत दाखवा यांची ताकद नाही तुम्हाला लुटण्याची कोणाची ताकद नाही आणि म्हणून मित्रांनो जर त्या ठिकाणी रासायनिक शेतीचं अस्तित्वच नाही याचा अर्थ हा की रासायनिक शेतीशिवाय जवळजनित फळ मिळतात हे ईश्वराने दाखवून दिलेलं आहे याचा अर्थ रासायनिक शेती करणाऱ्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही हे सिद्ध होते खरं का कुठं हा म्हणजे जर हे खरं आहे की रासायनिक शेती करणाऱ्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही मग ते आध्यात्मिक कसं म्हणू शकतात नाही म्हणजे रासायनिक शेती करणारे आध्यात्मिक नाही मग कोण आहे सांगा ना नास्तिक आहे कोण आहे इथं बसलेले सोडून नाही तर मला टमाटर मारतील ते मला माहित आहे आणि तरीही गळ्यात माळा दिवसभर पाप दिवसभर रासायनिक खतं टाकता कीटकनाशकांच्या विषारी फवारण्या फवारण्याकरता अनंत पोकी जीवाणू मारता जमिनीची सुदिकता मारता लोकांना विष घालून कॅन्सरनं डायबिटीजनं हार्ट अटॅकनं मारता आणि संध्याकाळी मंदगात जाता आणि मग हरिपाठ हरे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कधी पुण्याची का पापाची गणना शिक्षिकाय आणि माय घालून याच्यापेक्षा विठ्ठलाचा अपमान कोणता आहे हे सांगितलं संतांनी हे तुकारामांनी सांगितलं हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं अज्ञानाचा फायदा आणि म्हणून हे अज्ञान दूर करण्यासाठी ही चळवळ अज्ञानाला अस्तित्व नसते अज्ञानाला स्वतःचं अस्तित्व नसते ज्ञानविरहित अवस्था म्हणजे अज्ञान जिथे ज्ञान प्रवेश करत नाही तिथं अज्ञान असते अंधाराला स्वतःच अस्तित्व नाही प्रकाशविहीन अवस्था म्हणजे अंधार स्वतःच अस्तित्व नाही दुःखाला स्वतःच अस्तित्व नाही सुखविहित अवस्था म्हणजे दुःख अपेक्षा भंगातून दुःखाची निर्मिती होते तुम्ही अवाजवी अपेक्षा करा पूर्ण झाल्याने म्हणजे दुःख मुलाकडून अपेक्षा केली मुलानं पूर्ण केली नाही म्हणजे दुःख तेव्हा मित्रांनो एक लक्षात ठेवा की रासायनिक शेती करणारे आध्यात्मिक नाही हे हंड्रेड पर्सेंट सिद्ध झालं त्या प्रचंड फळवाद झाडाखाली जाऊन बघा तिथं ते पारंपरिक शेती आहे का हो ट्रक ट्रॅक्टरनं शेणखत आणून टाकलेलं आहे का झाडाखाली पारंपरिक शेतीमध्ये काय ट्रक ट्रॅक्टरनं शेणखत आणून टाकतात विकत आणून टाकतात टाकतात ना ते तिथं नाही म्हणजे त्याचा अर्थ पारंपरिक शेतीला सुद्धा ईश्वराची मान्यता नाही आणि मग आली ती सिंदूर लावणारी सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीमध्ये काय काय सांगितलं आहे ते compost technology vermicompost technology biodynamic ते शिंगाचं खात तिथं जाऊन बघा न्यादेत टाकं तिथं जाऊन बघा निसर्गामध्ये त्या अनंत फळ देणार झाडाखाली जंगलातल्या कोणतंही कंपोस्ट खताचा खड्डा नाही व्हर्मी कंपोस्टचा प्लॅन्ट नाही ते शिंगातलं खत नाही ते न्यादचं टाक नाही तरी अगणित फळ आहे म्हणजे म्हणजे सेंद्रिय शेती हे ईश्वराला मान्य नाही ईश्वराच्या इच्छेच्या विरोध आहे म्हणजेच म्हणजे त्याचा अर्थ की सेंद्रिय शेतीच्या व्यतिरिक्त ईश्वराची स्वतःची व्यवस्था आहे ते न स्वीकारता जो सेंद्रिय शेती करतो तो आध्यात्मिक असू शकतो का नाही म्हणजेच तो पाखंडी आहे नास्तिक आहे इथं बसलेले सोडून त्या झाडाखाली जाऊन बघा जंगलातल्या अगणित फळबाळ देणाऱ्या आहे झाडाखाली तिथं तुम्हाला पंचगव्य दिसणार नाही अगणित फळ आहे दशगव्याचा उपयोग नाही अगणित फळ आहे अग्निहोत्र पेटवलेलं नाही अगणित फळ आहे मग तू बंगारा नाही अगणित फळ आहेत म्हणजे वैदिक शेतीमध्ये जे जे सांगितलं ते तिथं अस्तित्वात नाही तरी अगणित थोडा आहे म्हणजे त्याचा अर्थ वैदिक शेती ईश्वराला मान्य आणि जर वैदिक शेती ईश्वराला मान्यच नाही त्याचं अस्तित्वच नाही <coughs> याचा अर्थ वैदिक शेती ज्ञान विज्ञान सत्य धर्म असू शकत नाही तर वैदिक शेती अज्ञान असत्य धर्म आहे लक्षात ठेवा आणि म्हणून वैदिक शेती करणारे हे आध्यात्मिक असूच शकत नाही ते नास्तिक आहेत पाखंडी आहेत एक दिवस मला राजस्थानहून फोन आला मी त्यावेळेस बंगालमध्ये कलकत्त्याला माझं शिबिर होतं की सर हम आना चाहते आपसे मिलना चाहते राजस्थान से बोल रहे हैं दिन तो मैं नॉर्थ ईस्ट में हूं पंद्रह दिन के बाद आप आइए आणि मग त्यांना तारीख दिली ते आलेच अमरावतीला आणि मग जेवण मिळून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हमने ऐसी एक विधी विकसित की आहे कृषि की अद्भुत है लाजवाब है क्या है भाई विधी कुछ नहीं करना है किसानों ने कुछ भी नहीं करना है कुछ भी नहीं डालना है अरे बहुत अच्छी अच्छी बात है क्या करना है वीर कुछ नाही आपने खेत में जाना है म्हणजे शेतात जायचं शेताच्या बांधावर उभे राहायचं आणि फक्त योग साधना करायची मंत्र पाठ करायचं आपोआप पीक व्हायचं अरे म्हणजे, म्हणजे खूपच चांगला आहे मी प्रचार करतो सगळ्या जगामध्ये खूपच चांगला आहे असं करतो आता मी काही कुंड आणून ठेवतो इथं तुम्ही महिनाभर मुक्काम करा तुमची सगळी व्यवस्था मी करतो आणि कुंड्यात माझी टाकतो आणि बी टाका आणि मस्त मंत्र पाठ करा योग साधना करा आणि वाढून दाखवा संध्याकाळी अंबादेवीच्या दर्शनाला गेलं तिकडून तिकडे गायब झाले शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा कोणीही करतो कोणीही करतो आणि शेतकरी मूर्ख बनतो बनतो लक्षात मित्रांनो याला कारण काय त्याला कारण आहे अज्ञान याला कारण आहे ईश्वर श्रद्धा नाही आहे ईश्वराच्या सत्तेमध्ये श्रद्धा नाही आहे हे करता येणार नाही त्याला कळलं असतं <coughs> त्यांनी श्रद्धा असती त्यांना अभ्यास केला असता हे झाडं कसे वाढलेत कुठल्या वाढले त्यांना अभ्यास केला असता आणि म्हणून तरी आपण अध्यात्मामध्ये कमी पडतो आहोत कुठंतरी अध्यात्माची चुकीची व्याख्या आपल्यासमोर ठेवलेली आहे हे आपल्याला कळलं नाही मग झिरो बजेट नैसर्गिक शेती त्या निकषामध्ये बसते का हा आता शेवटला प्रश्न <clears throat> झिरो बजेट नैसर्गिक शेती ज्ञान आहे का आणि मग कळेल फक्त ही शेती ज्ञान विज्ञान आणि सत्य धर्म आहे कारण ही निसर्गामध्ये अस्तित्वात आहे विज्ञानाच्या रूपात मित्रांनो जे जे इथे रासायनिक शेती करणारे आहेत सेंद्रिय शेती करणारे आहेत त्यांनी चुकून असं गैरसमज करून घेऊ नये की मी त्यांच्या विरोधात बोलतो आहोत कारण ही त्यांची शेती नाही आहे भारतामध्ये विकसित केलेलं तंत्रज्ञान नाही आहे लक्षात ठेवा आमचे कृषी विद्यापीठाचे वैज्ञानिक मात ताव देऊन बोलत असतील तेवीस कांदीचं तत्वज्ञान आम्ही स्वीकार विकसित केलेलं आहे खोटा आहे खोटा आहे हरित क्रांतीचं तत्वज्ञान विकसित करणारा एक मोठा कृषी वैज्ञानिक होऊन गेला त्याचं नाव आहे रस्तस लायबिक त्यांनी विकसित केलं ते तत्वज्ञान तंत्रज्ञान नाही तत्वज्ञान त्यांनी विकसित केलं आणि त्या तत्वज्ञानावर तंत्रज्ञान विकसित करणारा नॉर्मन बोरलॉग हे दोन विदेशी वैज्ञानिक आहे आपले कृषी विद्यापीठ नाही कृषी विद्यापीठ नाही लक्षात ठेवा यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही तर हे विदेशी तंत्रज्ञान आहे आणि बाहेरच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं आहे तसं हे सेंद्रिय शेतीचं तत्वज्ञान सुद्धा तंत्रज्ञान सुद्धा भारतात विकसित झालेलं नाही हे स्वदेशी नाही तर शंभर टक्के विदेशी तंत्रज्ञान आहे हे तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो भ्रम नको भ्रम नको स्वदेशी विदेशी काय भानगड आहे हे भ्रम नको विस्तार घेऊ आपण त्याचा नंतर विस्तार घेऊ आणि म्हणून आता आपण एका टप्प्यावर आलो की आपल्या समोर जे जे काही कृषी तंत्र आपल्या समोर आहेत अस्तित्वात आहेत त्यातलं कोणतं निवडायचं हा आपल्याला आता समजून घ्यायचं